ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओबीबद्ध केलेल्या श्री मुद्गल पुराण श्रीमंत मुद्गल पुराणातील प्रथम खंडातील तेहतीसावा अध्यायात आपण वाचणार आहोत त्याचं नाव आहे मत्सरासुर विचारणम ओम श्री गणेशाय नमहा मुद्गल सांगती तदनंतर देवविप्रांसी ऐसे वचन उदार देऊन स्मरण केले क्षणभर गणेशे प्रचंड सैन्याचे त्याच्या स्मरण मात्रे प्रादुर्भूत तेथ गणसेना असंख्यात प्रमोद आमोद कादी वक्रतुंड उद्भवत चतुर्बाहू गजानन नाना शस्त्रे घेऊन हाती कोणी बसले सिंहावरती कोणी तेव्हा मूषकावरती कोणी होते मूषक वाहन कोणी शेषारूढ अश्वारूढ कटक कुंडलांचे प्रगाढ मुकुट शोभती वरचड भयंकर वाटती शत्रू ते सुखदायक महाशब्द ब्रह्मांड स्फोटक कारक स्फोटकारक महात्मे नाना क्रीडाकर सुरेख सदा स्वामन स्वानंद भावित गणेश नामाचा महिमा त्यासी जगी न उपमा परस्परा सांगती ये कामा गणेश भक्त कार्यात वक्रतुंडा वक्रतुंडासी नमस्कार करीती ओंजळ जोडून उभे राहती गणाध्यक्षा विनमिती स्वामी इष्ट आज्ञा करावी देवा आमुचे स्मरण का केले तर आपण निपुण सांगा त्वरित त्याचे कारण सर्वजनात वदास करू त्यांचे हे वचन ऐकून म्हणे तेव्हा तो चैतन्य घन मेघ गंभीर निस्वन महाभागानो ऐका मोदकाळी गणवरानो आज स्मरण केले मी सहज मत्सरासुर दैत्याशी युद्ध काज उद्भवले अकस्मात त्या, त्या महावीर्यासी मी मारीन युद्ध होईल महान माझ्या सवे महाव्रतानो राहून तुम्ही आज लढावयाचे वक्रतुंडाची आज्ञा ऐकती गणसारे मुदित चित्ती प्रणाम करुनी त्यास म्हणती स्वामी आम्हा आश्चर्य वाटे मत्सरासुराचा नाश एक गणही करण्या विशेष समर्थासता अशेष गणसेना का बोलाविली तुमच्या प्रसादे सुलभ असत गणाधीपा आम्हा जगतात एका गणाचे पौरुष होत कार्यसिद्धी पुरेसे गणेशां गणांचे ते वचन ऐकिले गणाधिपते तई प्रसन्न झाले सर्वांशी आनंद देत म्हणाले तुमचे बोल असत्य नसती मीच क्रीडार्थ दैत्य निर्मिला माया प्रभावे तोच माजला जरी क्षणात तो सव्हारीला क्रीडा कैसी रंगेले मग म्हणून महाभागानो लढावे त्याच्याशी माझ्या सन्निध सर्व भावे अष्टावरणहीन तो होता मारावे मी त्यासहा हा संकेत मी त्यास संकेत गणाधिपाच्या वचना ऐकून गण करीती गर्जना तिने दशदिशा निनादल्या मना उत्साह चढला सर्वांच्या तो चमत्कार देवमुनी पाहती चित्ती विस्मित झाले अति मत्सरासुराचा मृत्यू मानिती निश्चिता ओढावला नंतर सर्व गणांसह जात देवमुनीसह त्या स्थानात जेथ मत्सर होता राज्य करीत वक्रतुंड अवलंबि अवलंबित प्रतापी स्वराज्यात महावीर नाना भोग भोगीत देवांगनानी परिवृत्त मद्यपाना मद्यपानांदित निमग्न जे जे चित्ती तो मनात ते ते वरदान प्रभावे लाभत तपाचा महिमा अत्यद्भुत कतकाळ तो न स्मरे माझ्या सम कोणी नसत मीच धन मीच धन्य या विश्वात ऐसा अभिमान त्याच्या मनात सदैव वास करीत असे एके दिवशी सभेत वीरांसह बसला होता मजेत अप्सरांचे नृत्य पाहत आकाशवाणी तै झाली मत्सरा तुझ मारण्या आला महाबळी वक्रतुंड देखिला भयदायक ह्या आकाशवाणीला ऐकता घाबरला मत्सर त्याचा कंठ शुष्क झाला सर्वांगाला कंप सुटला त्वरित मुच्छित त्वरित मूर्छित तो पडला असुर झाले भयातुर कोणी कठोर वचन बोलले त्यासी मारुया म्हणती पाहिले पहिले त्यासी मारुया म्हणती पहिले म्हणून आकाशमार्गी फिरले शब्दवेध घाव्या ते परी आकाशी कोणी न दिसत म्हणून ते परतले सभेत दैत्येशा सावध करीत सांत्वन करीती परोपरीने हृदय विकलता त्याच्या येत भयविवल होऊनी बोले स्वगत हे वचन सत्य अथवा अनृत होईल ते मज नकळे ना काळाचाही मी काळ माझा मृत्यू कैसा ओढवेल परी आकाशवाणीचे बळ जाणतो असत्य तीन होय ब्रह्मांड अष्ट आवराणी ब्रह्मांड अष्ट आवरणानी संयुक्त त्यांनी जे प्राणी युक्त, त्यांच्याकडून मृत्यू न होत वर मजला भला असे आकाशवाणीने उल्लेखिला कोण हा वक्रतंड कोण हा वक्रतुंड जंतू असला जेव्हा भेटेल तो तयाला क्षणमात्रात मारीन मी क्षणमात्रात मारीन निशय मी त्याची बढाई ऐकती प्रल्हाद प्रमुख त्यास विनविती करू नको चिंता चित्ती महाभागा शत्रुपीडका तुझा मृत्यू जरी होईल सूर्योदय तदनंतर थांबेल शत्रुत्व भावे केला असेल देवानी हा कांगावा ही आकाशवाणी नसेल देवांचे हे कपट अथवा छळ माया प्रभाव असे सबळ अन्यथा कैसा तुझ महामृत्यू म्हणून ईश्वरासह देवांसी आज नेऊ पंचत्वासी तेने शत्रुहीन अवस्थेसी पोहोचू आपण सर्व छिद्रदर्शी देवांचा नाश होत तई आपणा सुख अविरत ऐकोनिया अतिहर्षित सूर झाला तुमचे बोलणे सत्य वाटत जावे शत्रुनाशार्थ त्वरित मत्सराची आज्ञा लाभत दैत्य तई निघाले देवांसी सर्वत्र शोधिती गुप्त जागी कोणत्या वसती पुढे काय जाहली स्थिती पुढील अध्यायी सुरसकथा ओमिती श्रीमदांते पुराणोपनिषदी श्रीमन मौद्गले महापुराणे प्रथमखंडे वक्रतुंड चरिते विचारणं नाम त्रय त्रयस्त्रिस् त्रयस्त्रिश्चो त्रयस्त्रिश्चो त्रयस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय वा संपूर्ण